गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यस्य प्रसादादहमेव विष्णुः मय्येव सर्वं परिकल्पितं च इत्थं विजानामि सदात्मतत्त्वं तदङ्घ्रिपद्मं प्रणतोऽस्मि नित्यम् यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः शुकाचारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराते कवी वाल्मिका सारिथा मानिका नमस्कार माथा सद्गुरु रामदासा जय जय रघु कुंडली कवरदा हरिथ श्री ज्ञानदेव तुकारा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ बहु सौख्य होणार नाही शिणावे तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मना सज्जना राघवी वस्ती की श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भगवत योजनेप्रमाणे आध्यात्मिक चिंतनाचा तिसरा दिवस उगवलेला आहे आजची ही शुभ संध्याकाळ आपल्याला थोडस काही दोन पावलं पुढे घेऊन जाईल अशी माझी श्रद्धा आहे प्रभाते राम रामचिंतित जावा या श्लोकावर आपण चिंतनाला प्रारंभ केला दोन दिवस तोच पुरला मोठं ओझं एकदम उचलता येत नाही म्हणून थोडं थोडं उचलायचं <laughs> असं चाललंय अधिक ताकदीचे माणसं थोड्या वेळात थोड्या शब्दात काम पुरं करतील मला विलंब लागतो आहे प्रभाते मनी रामचिंतीच जावा रोज दिवस उगवतो त्याच्या पूर्वीचा दोन तास अडीच तास वेळ हा प्रभात काळ असतो काळ त्यावेळेला भगवत चिंतन करावं असा सकळ संतांनी उपदेश केलेला आहे शास्त्र ह्या प्रभात काळाला फार मौल्यवान काळ समजत आणि याप्रमाणे त्या काळामध्ये खूप हिताची गोष्ट जी असेल ती प्रथम तरुण घ्यावी असा याचा अर्थ आहे नंतर काही होत राहील ते होत राहील पण हिताचं पहिलं साधून घ्यावं एखादं लग्न कार्य ठरलं ना म्हणजे सासूला जे द्यायचं ते प्रथम आणून ठेवावं लागतं बाकीच्या होत राहील असं काहीतरी जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचं महत्व कशाचं हे एकदा ठरवून घ्यावं आणि ज्याला प्राधान्य आपण दिलेलं आहे ते प्रथम क्रमांकाने करावं आणि याप्रमाणे रामचिंतन हे प्रभाती करावं याचा बराच विस्तारपूर्वक विचार आपण केला त्यातला एक बारकावा सांगून पुढील विवेचनाला प्रारंभ करू सकाळीच का करायला सांगितलं रात्री का नको दुपारी का नको अहो सर्व काळ चिंतन करायचंच असतं पण सर्व काळ चिंतनाची ज्याला सवय नाही त्यांनी कोणता वेळ निवडावा असा हा निर्देश तो तो सकाळचा आहे दिवसभराच्या कामानंतर थकलेल्या माणसाची रात्री पुरेशी विश्रांती होते आणि नवीन उत्साह उमेद शरीर मन यांना रात्रीच्या वेळात लाभलेलं आहे म्हणून जेव्हा जास्त सामर्थ्य शरीरामध्ये मनात अंतस्करणात आहे त्यावेळेला फार महत्वाची गोष्ट करावी विश्रांती झालेली आहे नवीन प्रापंचिक कामाला प्रारंभ व्हायला अजून अवधी आहे घरातले कोणी उठलेले नाहीत म्हणून तिथे एकांताचा लाभ होतो चित्त एकाग्र होण्याला व्यवधान कमी आहे व्यवधान कमी आहेत प्रापंचिक कार्यक्रम सुरू होण्याला अजून अवधी शिल्लक आहे यानंतर शरीराची पुरेशी विश्रांती झालेली आहे अशा ह्या तीन गोष्टींचा उपयोग ब्रह्मचिंतनाला फार होतो त्यावेळेला वातावरणाचं प्रदूषण कमीच कमी आहे आणि म्हणून बाह्य अनुकूलता सुद्धा त्याच वेळेला जास्त आहे आणि याप्रमाणे विचार करून प्रभात काळ हा ब्रह्मचिंतनाचा काळ म्हणून ठरवला एवढं समजायला सोपंच आहे काही अवघड नाही पण एवढं सोपं सांगितलं तर ते समर्थांचं वाक्य कसं म्हणून त्याच्यात आणखीन एक बारकावा बघू ज्या लोकांची वय साठाच्या पुढे गेली आहेत ना सत्तरीला आली आहेत ते म्हणतात आता आमच्या आयुष्यात ती संध्याकाळ झाली आहे हा आयुष्याचा भानू आत्ताच्यालाकडे चाललाय ही संध्याकाळ झाली आहे आयुष्याच्या संपण्याच्या काळाला संध्याकाळ म्हणतात मग आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाला प्रातःकाळ म्हणायचं असं ओघानेच येतं का नाही मृत्यू समीप येतो त्या काळाचं नाव जर संध्याकाळ ठेवलं तर जन्माच्या समीप असलेल्या काळाला प्रातस्काळ का म्हणू नये म्हणून प्रभाते मनी रामचिंतीच जावा लहान वयात परमार्थ करावा असा समर्थांचा उपदेश तो लहान वयात करावा रिटायर्ड झाल्यानंतर परमार्थाची सुरुवात नाही रिटायर झाल्यानंतर बालपणात कमावून जे ठेवलेलं आहे ते सुखाने भोगायचं आहे आता आता नवीन काही प्राप्ती करून घेणे कमाई करणे अशक्य होतं केलेली कमाई खाता मात्र येते आणि म्हणून बालपण पूर्वे वयसितच सूर्या हे बालपणात करावं यावत स्वस्थोपचयन देहो यावन मृत्युष्ट का तावद आत्महितन करूयात प्राणांचे चिन करिष्यती जेव्हा शरीर स्वस्थ आहे लहानपणात रोगराई विकार इत्यादी खूप कमी असतात यावत स्वस्थोपयन देह हा देह त्याच्या प्रकृतीत आहे विकृतीत अजून गेला नाही तोपर्यंत यावन मृत्यूश्च दूर कहा साधारणपणे मृत्यू हा पन्नाशीच्या पुढे जवळ आला असं समजावं तोपर्यंत तो दूरच असतो यावन मृत्यूश्च दूरत हा खात्रीने सांगता येत नाही बरोबर आज उद्या कधी परंतु सर्वसाधारण नियमाने आपण बोलू शकतो की लहानपणात सहसा मृत्यू नाही म्हणून बालपणामध्ये परमार्थाचा प्रारंभ करावा आणि तारुण्यापर्यंत परमार्थ पुरा करावा यानंतरचा काळ काय प्रारब्धानुरूप येईल तसा प्रपंच करावा बालपणी परमार्थ केला असेल तर पारमार्थिक सुखे भोगण्याला भरपूर काळ उपलब्ध आहे आता कुठे समजायला लागलं ह्याच्यात बरं वाटतं आहे तोपर्यंत संपायची वेळ येते आणि म्हणून बालपणामध्ये करावं बालपणाचे आणखी काही विशेष आहेत कामविकाराची जागृती झालेली नसते त्या काळात परमार्थ करावा कारण त्याचा इतका मोठा शत्रू परमार्थाचा अन्य कमीच नाही आणि म्हणून परमार्थ बालवयात करावा शरीर स्वस्थ आहे प्रापंचिक जबाबदारी डोक्यावर एकही येऊन पडलेली नसते म्हणून प्रापंचिक व्यथा बिघडवीत नाही याप्रमाणे कामविकार नाही प्रापंचिक जबाबदाऱ्या नाहीत लाजलज्जा संकोच हेही काही त्रास देत नाहीत लहान वयामध्ये नाचलेला ते नाचला इकडे उभा राहते राहिला कपडे घातले काय नाही घातले काय पन्नास भोलो भोवती असून नाचलो काय एकटा असून नाचलो काय संकोच लाज हे जे परमार्थाचे अडथळे आहेत तुकाराम महाराजांनी म्हणून अभंग केला आता लाजे तुझे नाही येथे काम मज मज सुखे राम तुझा पण राम नाही भजताय एवढा मोठा कमिशनर कीर्तनात जाऊन बसला नारदास म्हणतो टाळ्या वाजवा की तो हात खाली करतो लोकांना न दिसतील असे हळूहळू वाजवतो त्याला टाळ्या वाजवायची लाज वाटते हो हे संकोच हा एका वयानंतर प्रारंभ होतो आणि म्हणून त्या काळात हेही काही नाही पारमार्थिक जेवढे अडथळे ते तेव्हा नाहीत आता आपण म्हणाल की तेवढी बुद्धी विकसित आहे का जेवढी विकसित आहे तिथून सुरू केलं तर ती क्रमाने विकसित होते कारण बुद्धीच्या पारमार्थिक विकासाचे अडथळे नसल्यामुळे तिचा अनिर्बंध विकास होऊ शकतो आणि म्हणून बालवयामध्ये हा आरंभ करावा आयुष्याची प्रभात म्हणजे बालपण आहे त्या बालवयात केलेला परमार्थ खूप दिवस आपल्याला सुख भोगण्याला मदत करतो तो चांगला समजतो न समजलेलं समजावून घेण्यासाठी काळ हाताशी असतो म्हणून प्रभाते मनी रामचिंतीत जावा आपण आता ह्या क्रमांक तिसरा आहे आणि आपल्या व्याख्यानातला पहिला श्लोक आहे त्याला या ठिकाणी चिंतनातून थोडस बाहेर ठेवू पुढील चिंतनाला प्रारंभ करूया समर्थांनी मनाला उपदेश केला मनाचे श्लोक मनाला केलेला उपदेश आहे त्या मनाला कशासाठी उपदेश करायचा परमार्थाच ते मौल्यवान साधन आहे म्हणून करायचं जेवढा परमार्थ करायला ते उपयुक्त आहे तेवढा परमार्थ ते न करायला सुद्धा मदत करत म्हणून ते दोन्ही प्रकारे उपयुक्त वा त्रासदायक असं असल्या कारणाने ते मन अनुकूल करून घेणे एवढा हेतू आहे आणि म्हणून या मनाला बोध करणं चाललेलं आहे आणि मनाला बोध करीत असताना तसा बुद्धीचा काही विचार केलेला दिसत नाही कारण बुद्धीच्या विचाराला अजून अवकाश आहे या मनापैकी बुद्धी काठाने होऊन पडली व्याकुळ झालेली आहे आणि म्हणून या बुद्धीला सांगण्याच्या पूर्वी तिला फार सांगावं नाही लागत थोडक्यात समजत माणूस तिला इतकं उपदेश सांगणे काही गरज नाही तुषार ही आश्वान इव या मनुष्यान नेहमी येते अभिशूर वाजिन इव प्रतिष्ठम यदजिरम जविष्ठम तन्ने मनहा असतो यजुर्वेदामधलं हे कल्याण सूक्त आहे या कल्याण सूक्तामध्ये माझं वन मन शुभ संकल्पाने संयुक्त हो त्याच्यात शुभ संकल्पच राहो असं हे माझं मन हो आणि ते शुभ संकल्प करणार एकदा झालं म्हणजे मनाचा वापर परमार्थासाठी करता येतो तोपर्यंत नाही आणि म्हणून या कल्याण सूत्रात असं सांगितलं त्याच्यात दृष्टांत दिलेला आहे तो सारथी ही अश्वान इव एक उत्तम सारथी लगामांच्या साह्याने घोड्यांचं नियंत्रण करतो त्यांना काबोत ठेवतो आणि हवी तेवढी गती त्या घोड्यांना घेऊ देतो याप्रमाणे जे मन मनुष्याला नेहमी येते घेऊन जात नियंत्रित ठेवतं स्वैर सोडतं आवरूनही धरत कुठे घेऊन जात सांगितलेल्या दिशेने घेऊन जात घोडे एखाद्या रथात बसलेल्या प्रवाशाला कुठे घेऊन जातात सारथ्याने जिकडे सांगितलं तिकडेच नेतात याप्रमाणे हे मन मनुष्याला ज्या हेतूने त्याला प्रेरित केलं असेल तिकडे घेऊन जात आहे त्याच्या स्वाधीन या मनुष्याचा या जीवाचा प्रवास आहे सुनियंत्रित जर घोडे राहिले तर प्रवास सुखाचा आहे घोडे उधळत चालले तर धोका आहे म्हणून नियंत्रण करायचं त्या नियंत्रणासाठी लगाम असावेत आणि लगाम ते कुशल सारथ्याच्या हाती असावेत म्हणजे कुशल सारथी त्या रथात बसलेला जो रथी त्याचा प्रवास सुखकर करून देतो ह्या मनाच्या स्वाधीन ह्या जीवाचा संपूर्ण प्रवास असल्या कारणाने त्या मनाला ते सर्वांना सुनियंत्रित ठेवील असं आपल्याला केलं पाहिजे ते राहतं कुठे मन ते प्रदिष्ठम हृदयात राहतं यदझिरम मन कधी म्हातारं होत नाही शरीर म्हातारं होतं मन नाही म्हातारं होत जविष्ठम ते सर्वांहून अधिक वेगवान आहे मनाचा वेग इतर कोणत्याही वाहनाच्या व अन्य कोणत्याही वस्तू साधनाच्या पेक्षा अधिकच याचा इतका वेग दुसऱ्या कोणाला नाही जविष्ठम ते जे मन ते शिवसंकल्पम असतो ते शिवसंकल्प करणार शुभ संकल्प करणार असावं शुभ शुभ संकल्पाचा आपण थोडासा काल विचार केला आहे कृष्ण नामी संकल्प धरून आहे भगवत प्राप्तीचा संकल्प भगवत विषयक संकल्प हे शुभ आहेत असे संकल्प करणार या मनाच्या शिवाय कोणतंही कार्य केलं जात नाही कल्याण सुप्तामध्ये आणखीन हा दुसरा विषय मांडलेला आहे आणि याप्रमाणे वेदांनी सुद्धा ह्या मनाचा विचार करून ठेवला आणि तोच विचार संतांनी आपल्या वाङ्मयातून आचरणात आणून दाखवून आपल्याला तो उपदेश रूपाने पुढे मांडला आणि याप्रमाणे ह्या मनाला बोध केला म्हणजे जीवन नियंत्रित होतं अनियंत्रित जीवन धोक्याचं आहे काहीही अनियंत्रित असो वाहनाला ब्रेक पाहिजे पंख्याला रेग्युलेटर पाहिजे त्या अणुऊर्जेचा वापर केला जातो तिला सुद्धा कंट्रोल करावी लागते कंट्रोल चेन रिॲक्शन हे विधायक काम करते आणि ती अनियंत्रित झाली म्हणजे मग वाटेल तसा स्फोट सगळ्यांचा विनाश करणारे ठरते सगळंच नियंत्रितच पाहिजे आणि ते नियंत्रणामध्ये असायचं असेल तर ह्या नियंत्रणामधला जो मोर्चा आहे ना त्यालाच करावं लागतं त्यालाच पहिल्यांदा गोंजारून कुरवाळून त्याला खूप चांगलं आहे असं म्हणून आणि प्रसंगी झाक खाऊन त्याला काबूत आणलं ना म्हणजे सगळं काबूत आणलं जातं मी शाळेमध्ये शिकवित असताना एका वर्षीच्या एका वर्गामध्ये ती सगळी बॅचच जरा उन्हाळ होती फारच ती बंड आठवीचे पोर हे फार मोठे नसलेले मारावं तर बरं वाटत नाही न मारावं तर ते ऐकत नाहीत असे पहिल्या आठवड्यात त्या पोरांना जर अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एकच पोर बंडखोरीचं नेतृत्व करतोय आणि मग सगळं त्याच्या बरोबरीने ते फारच वाईट पर्व शिक्षा करावी तर ते अधिक बिकोपाला जाईल दोन दिवस तीन दिवस विचार केला आता काय करायचं शिकवू नाही द्यायचं ते कोणत्याही मास्तर शिकवू द्यायचं आणि त्याने एकदा सुरुवात केली की ते सगळे पोरं जसं कुत्र्याला छू केलं की ते पळतो ना तसे सगळे पोरं आठ दिवस दहा दिवस या विचारात काय करायचं ह्याच्या चिंतनात घालवले आणि मग एक दिवस नोटीस आली हेडमास्टरच्या ऑफिसमधून की आता सर्व वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गाचे नायक नेमावेत आणि त्यांची यादी ऑफिसला उद्याला पोचवावी आता हे बरं झालं मला एकदमच उपाय सापडला आणि त्या बंडाखोर पोराला जवळ बोलावलं आणि त्याला म्हटलं तू खूप भीत आहेस रे हिंमत बाज आहे मोठा छान आहे काही तुला धडाडीचे कामं करायला सांगितलेलं करशील का माझे कामं काही करशील का हो मॅडम त्याला असा जरा वर्णात घेतला आणि सगळ्या पोरांना म्हटलं आपण याला आपल्या वर्गाचा नायक करू हा कॅप्टन आपल्या वर्गाचा अरे बा होतो ना कॅप्टन हो मॅडम मी कॅप्टनच होतो तो कॅप्टन झाला आणि दुसऱ्या दिवसापासून वर्ग इतका काही आवडण्यात आला म्हणता काहीच बंद करू नाही हो मास्तर येईपर्यंत तो टेबला शिव घाटायचा रोज तो पाच पंचवीस पोरांची यादी लिहून तयार ठेवायचा यांनी असं केलं तसं केलं दोन चार दिवसात कोणी पोरं ही वाईहात वागेना याची बंडखोरी नाहीशी झाली त्या आपल्या संपूर्ण इंद्रिय वर्गामध्ये हे मन कसं आहे याला कॅप्टन करायचं म्हणून मन करावे प्रसन्न सकळ सिद्धींचे कारण हे मन प्रसन्न करा प्रसन्न करा म्हणजे आपल्याला ते अनुकूल करून घ्या मन एकदा अनुकूल झालं की जी सिद्धी हवी आहे ती सिद्धी आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून समर्थांनी त्याला धागदापट्टा न दाखवता मला सज्जनापासून सुरुवात केली गोंजारलं कुरवाळलं आणि बामन तुला आता कॅप्टन करतो आणि परमार्थामध्ये समर्थांनी ह्या मनाला कॅप्टन केलं आता कॅप्टन केल्यानंतर कॅप्टनच्या काही ड्युटी असतात तेवढ्या त्याला सांगितल्या म्हटलं गैरहजर पोरांचे नावं लिही उशिरा कोण आले त्यांचे नावं लिहून ठेवत जा काही खोड्या करणाऱ्यांचे नावं लिहून घेत जा मी वर्गात येण्याच्या पूर्वी होमवर्क कोणी करून आणलेलं नाही त्यांचे नावं लिहून घेत जा कोणाला सुट्टी पाहिजे असेल तर त्या पोरांना माझ्याकडे पाठवा कोणी पळून जात असेल तर ते मला कळवा अशा त्याच्या ड्युटीज सांगितल्या त्याला एकदा सज्जन म्हणून कॅप्टन केला आणि त्याच्याकडून खूपच कामं करून घेतली वर्षभर मी सुखी आणि तो टांगला एकदा समर्थाने त्याला सज्जन म्हटलं आणि पुढे एकशे नव्याण्णव श्लोकात त्याला ड्युटीज दिल्या आता ते जास्त मन ते समर्थ सुखी मन मन करा रे प्रसन्न वेदोपनिषद शास्त्रे संतवाणी या कुठेही अभ्यासाला चला या मनाचा उपयोग केला अनुकूल झालं तर हित करत प्रतिकूल राहिलं तर घात करत प्रसिद्ध श्लोक आहे मन एव मनुष्याणाम कारण बंध यो हो ते घातालाही तेवढंच जबाबदार आहे आणि आपल्या मोक्षासाठी त्याचा तितकाच उत्तम उपयोगही आहे असं हे मन आहे ह्या मनाचा इतका विचार करून समर्थांनी मनोबोध ग्रंथ लिहिला ग्रंथामधला आज पुढचा श्लोक आपण बघतो आहे बहुहिंदता सौख्य होणार नाही शिणावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवी हे मना सज्जना राघवी की हे मृत्यूलोकी जन्मलेल्या आणि स्वर्गाधिक लोकांमध्येही असलेल्या सर्वांची धडपड सुख सुखप्राप्तीसाठी आहे तो जे काही चांगलं कर्म करतो ते हे सुखासाठीच करतो आणि तो दुष्टपणाने वाईट अशास्त्रीय अभद्र असं वागतो तेही तो सुखासाठीच करतो कोणी भ्रष्टाचार करतो तो सुखाच्या इच्छेनेच करतो कोणी विरक्त पुरुष सज्जनपणाने जगतो तेही सुखासाठी माणसंच नव्हे मानले तर प्राणी सुद्धा त्यांची प्रत्येक हालचाल सुखासाठी करतात ते किडे असतात मुंगी मुंगळे झुरळ पाली हे सहसा आपल्या घरात खोलीमध्ये मधल्या मैदानात येत नाही ते भिंतीच्या कडेकडेने असे चालतात फारच क्वचित ते मधल्या जमिनीवर येतात ते सुखाची व्यवस्था आहे म्हणून त्यांचं ते वळण आहे ते तिथे सुरक्षित आहे आणि त्या सुरक्षितपणाने त्यांना सुखात लाभ आहे व्याघ्रसिंह सहसा नगरात प्रवेश करीत नाही तिथे ते असुरक्षित म्हणून भयग्रस्त होतात आणि म्हणून त्यांच्या सुखाची हानी होते म्हणून ते तिकडे अरण्यातच राहतात व्यसनी माणसं निर्व्यसनी माणसाच्या सभेत सहसा येत नाही कारण इथे त्यांच्या व्यसनाला वाव नसल्याने त्यांच्या सुखाची हानी होते आणि निर्व्यसनी माणसं त्यांच्या कळपात जात नाहीत कारण तिथे यांच्या सुखाची हानी होती भगिनी वर्ग भगिनीतच असतो भगिनी कोणती आली तर बायका कुठं बसल्यात असं पण तिकडे जाते पुरुष मंडळ पुरुषांच्याच मेळ्यात जाऊन बसणार अधिकारी मंडळींच्या खुर्च्या जिथे असतील तिथेच ते बसणार चपराशी कर त्यांनी कुठे उभं राहायचं ते तिथेच उभे राहणार ही सगळी सुख व्यवस्था आहे जे जे काही इथे आपण करू हे सगळं हे सुखांवरती आहे या प्रत्येक कर्माचं मुख सुखाकडे लागलेलं आहे पण इतक्या पद्धतीने वागून सुखाचा लाभ होत नाही मग आता डोंगरी काही फारस सुख नाही मिळत आहे मग काय शहाणा माणूस फार काळ डोंबिवलीत नाही राहणार मग डोंबिवली सोडून जाईल दुसरीकडे सुखाची सोय नाही झाली तर तो तिसरीकडे जाईल देशात उत्सृज्य कच्छंती सिंहा हा सत्पुरुषाः गजाः तत्रैव निधनं काकाः कापुरुषाः मृगाः असा तो श्लोक सुखाची व्यवस्था सुरक्षिततेची सोय जर नसेल एखाद्या प्रदेशात तर तो प्रदेश सोडून ते निघून जातात ते म्हणजे कोण कोण सिंह सत्पुरुष आणि हत्ती हे प्रदेश सोडून जाणारे प्राणी आहेत सुखव्यवस्था जिथे होत नाही तो प्रदेश सोडून हे तीन प्राणी जातात तत्रैव निधनही आणते आणि तिथेच ते राहतात मरेपर्यंत तसंच ते कष्टाचं जीवन भोगीत ते तिथेच राहतात ते म्हणजे कोण काका हा कावळे का पुरुषा हा कमजोर कमकुवत कमी बुद्धीचे दुर्बळ असे माणसं तिथेच राहून मरतात पण सोडून जात नाहीत आणि मृगा हा मृग म्हणजे हरिण किंवा मृग म्हणजे चतुष्पाद हे जनावर गाई म्हशी इत्यादी हे तिथेच राहतात बुद्धिमान शरीराने बलवान सामर्थ्य संपन्न दुःख भोग इतक्याच ठिकाणी खितपत पडत नाहीत ते देश सोडून जातात आणि म्हणूनच अमरावतीचे लोक पुण्यात किंवा मुंबईमध्ये येतात आणि पुणे किंवा मुंबईचे लोक बंगलोरला जातात आणि बंगलोरचे लोक अमेरिकेला जातात देशानुसृत गच्छन्ति आता त्यांना तत्पुरुष म्हणायचं का नाही हा माझा विषय नाही मी ते सोडून सोडून जातात ते सुखासाठी जातात एवढंच फक्त सांगते ते कसे आहे ते श्रोत्यांनी ठरवावं पण ते देश सोडून बाकीचे दुर्बळ कमी बुद्धीचे एका विद्यार्थ्याला विचारलं किती तेच बेटा त्यांनी काही उत्तर नाही दिलं तर त्याच्या आईने उत्तर दिलं की तो बारावीचा अभ्यास पक्का करतोय <laughs> म्हणजे बारावी नापास होऊन पुन्हा बारावीचाच अभ्यास करतोय त्याची ती तिसरी वारी बारावीची आता कसाला अमरावती सोडून मुंबईमध्ये गेली येऊन तो काय करू शकेल तो कशाला अमेरिकेमध्ये जाईल मध्ये निधनही आमची शिक्षणाने मिळणारी कोणतीही नोकरी त्याला मिळणार नाही कोणता तरी एखादा उदरनिर्वाहाचा व्यवसाय जसा जमेल तसा भलत्याच टोळीत जाऊन पडला तर वाटेल तसा याप्रमाणे व निधन यांती म्हणून सुखासाठी आपण देश सोडतो काय काय नाही करीत हे पाहिलं कोणी समर्थांनी आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते त्या देश सोडून हिंडलाच तरी बहु हिंडता सौख्य होणार नाही काय उपदेश करावा काय त्याची सिच्युएशन असावी त्या उपदेशाला थोडीशी पार्श्वभूमी पृष्ठभूमी लक्षात घ्यावी म्हणजे ओळींचा अर्थ ताबडतोब लक्षात येतो बघू घेईल दादा ह्या कंपनीतून त्या कंपनीमध्ये त्या कंपनीतून त्या कंपनी या पेठेतून त्या पेठेतलं घर त्या घरातून त्या फ्लॅटवर या मजल्यावरून त्या मजल्यावर हे सारखं बदलीत राहतो त्याचा बदलण्याचा हेतू फार उत्तम आहे पण या बदल्या बदल्यांमध्ये तो साधत नाही हे त्याहून खरं आहे बहुहिंदता सौख्य होणार नाही शिणावे मग सौख्य होत नाही तर काय होतं शिण होते परी ना तुडे हित काही तात्कालिक सुखाचा लाभ होत असेल पण शाश्वत सुखाचा लाभ म्हणजे हित होत नाही शाश्वत सुखाला हित असं म्हणावं ज्या सुखाची हानी नाही ज्या सुखात चढ उतार नाही अशा सुखाला अशा शाश्वत सुखाला हित म्हणतात आणि हे हित आपलं स्वरूपच आहे याचा लाभ हिंडण्याने होत नाही ना तुडे हित काही मग हिंडण्याने सुख होत नाही तर कोणी समर्थांना नक्कीच विचारेल मग आम्ही काय करावं खरं हिंदाने सुख होत नाही यात उत्तर आलेलंच आहे पण त्या उत्तराचा अंदाज करता येत नसेल तो समर्थ म्हणतात विचारे बरे अंतरा बोध विचाराच्या साह्याने आपल्या चित्ताला बोध करा उपदेश करा चित्ताची जरा समजूत करा म्हणजे हिंदून जर सुख नाही तर विचाराने ह्या चित्ताला शिकवा आणि ते एकाच जागी राहा कुठेतरी स्थिर हो मग कुठे स्थिर हो दुःखाच्या ठिकाणी ज्वालामुखीच्या पर्वताच्या परिसरात स्थिर हो का आता पूर येत आहेत तर नदीच्या काठावरून झोपडं उचललं पाहिजे स्थिर कुठे व्हायचं तर स्थिर होण्याचं स्थानही समर्थ सांगतायत राघवी वस्ती की मना सज्जना राघवी वस्ती की जे हे आपण आपल्या अंतस्करणाला शिकवायचं जो तो समर्थच आहे आणि त्याने त्याने आपल्या मनाला शिकवायचं की तो त्या समर्थाचा मनोबोध समर्थ व्हावं आपल्या मनाला आपणच बोध करावा आपला स्वतंत्र मनोबोध आहे मना सज्जना राघवी वस्ती की जे राघवाच्या ठिकाणी तू स्थिर हो म्हणजे तुला सुखाचा हिताचा लाभ होणार आहे सारखी स्थाने बदलून विषय बदलून आपलं ध्येय साध्य बदलून तू सुखाला कधीच प्राप्त होणार नाही आता प्रापंचिकांनी याचा विचार करावा नोकऱ्याची धर सोड गावाची धर सोड ठिकाणांची धर सोड हा झाला प्रापंचिक भाग हो पण माणसं परमार्थात आले तरी सोड करतात ग्रंथ बदलणे पहिलं ज्ञानेश्वरी कठीण आहे म्हणून दासबोध घेतला दासबोध वाट आता तो तरी तिथे स्थिर होतो नाही जमत त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीची तीवरी चांगली असं वाटतं आणि दासबोध सोपा म्हणता म्हणता ज्ञानेश्वरी येऊन आधीच कठीण आहे असं वाटतं आणखी काय वाचावं सारखे ग्रंथ बदलीत राहत सर्व ग्रंथांमध्ये न बदललेली न बदलणारी वस्तू याला कळत नसल्यामुळे तो ग्रंथ बदलतो आणि असे सारखे ग्रंथच बदलीत राहणार व्रते बदलीत राहणार मागच्या चातुर्मासात मी गाईचे पावलं काढून त्याची पूजा करण्याचं व्रत केलं होतं नेम केला होता आता या वर्षी काय करू व्रत बदलतो वाचनाचे ग्रंथ बदलतो रोज सकाळी उठून अभ्यास करीत होतो मी काही साधन करीत होतो सकाळी उठवतच नाही हो कंबर इतकी आपडते <laughs> आणि म्हणून ती वेळ बदलवतो रात्री दिवसभराच्या कामाने रात्री बसून की झोपच येते हो म्हणून दुपारी इतके केल्या केल्याबरोबर लागलीच साधनाला बसायचं हे काही जमत का म्हणून दुपार नाही सकाळ नाही रात्र नाही असं कित्येक काळ जातो पण तो बदलून पाहतो आता ठरवलं एकट्याने काही फारसा होत नाही चार दोन जण मिळून करत ह्या मधले लोक बरे नाही म्हणून ग्रुप बदलतो रोज एकाच्याच घरी उपासना का म्हणून घर बदलून उपासना बदलत चाल काय काय नाही परमार्थात आला तरी तो परमार्थाच्या नावाखाली सुद्धा हे असं बदलीतच राहतो याला हिंडणेच म्हणतात हेही हिंडणेच आहे आणि असं कारण याचं मन स्थिरावत नाही आणि मनाने स्थिर व्हावं असं ठिकाण त्याला सापडत नाही तिथलं घर का बदललं हो शेजारवर आणलं आता ह्या घरामध्ये इथे पाणीच खूप कमी आहे म्हणून हे घर बदलतो प्रत्येक घरात एक एक एक एक त्रास त्रुटे पण एखादं घर मिळत शेजार चांगला पाणी भरपूर उजेड भरपूर जागा भरपूर आता इथे कसं बरं आहे तिथे स्थिरावतो जिथे हे सगळं भरपूर आहे असं ठिकाण मिळाल्याशिवाय हे मन स्थिर नाही व्हायचं असं सर्व गुण संपन्न कोणतं ठिकाण आहे राघवी वस्तिकी जे हे राघवाचं ठिकाण आहे राघवाच्या ठिकाणी ह्या मनाला स्थिर करावं फार हिंदू नाही व्यवसाय बदलावण्याने सुख होणार असं समजू नये कदाचित होईल तात्कालिक असेल शाश्वत हिताचा विचार करावा आणि शाश्वत हिताच्या विचारानंतर आपण कुठे जावं आपल्याला विचार करून ते ठिकाण ठरवणं अवघड आहे समर्थांनी ते ठरवून दिलेलं आहे आणि म्हणून राघवाच्या ठिकाणी वस्ती करावी आता राघव बघितला आपण सुखाची व्यवस्था आपल्याला बाहेर उपलब्ध नाही असा अनुभव आहे आणि म्हणून हे सगळं अनुकूल करून घेण्याच्या मागे लागतो कॉर्पोरेशनच्या नळाचं पाणी पुरत नाही म्हणून स्वतः आपला एक मीटरचा नळ वेगळा घ्यायचा असं करून पाहतो आपण सुखाच्या व्यवस्थेसाठी हे ते हे ते असं पुष्कळ उद्योग करून पाहतो हे सगळे अशाश्वत आहेत असं मात्र कधीच कळत नाही आणि हे अशाश्वत आहे असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय आणि म्हणून भौतिक परिस्थिती बदलून सुख होईल अशी जर कोणाची कल्पना असेल तर त्यांनी तीच दुरुस्त केली पाहिजे भौतिक बदल हे सुखासाठी नाहीच आणि म्हणून जेवढं भौतिक आहे हे सर्व भौतिक अशी आपण ऍडजस्ट व्हायला शिकावं ही सुखाची व्यवस्था आहे परिस्थिती बदलवणे हे सुखाचं साधन नाही आपण बदलून जाणे हे सुखाचं साधन आहे म्हणजे आपली दृष्टी ज्या क्षणी बदलून मिळेल त्या क्षणी सुखाची व्यवस्था सुरू होईल एक व्यापारी होता त्या व्यापाऱ्याजवळ त्याच्या उद्योगाकरता साधन म्हणून त्याला जरूर होती म्हणून त्यांनी दोन घोडे पाळले होते त्या काही आणि त्याचं काही सामानाची मालाची नेआण वगैरे काही त्याचा व्यवसाय प्रकार असेल ते दोन घोडे आणि तो एका ठिकाणी तो राहत होता प्रदेशात तिथे त्याचा धंदा चांगला चालला कालांतराने तिथे दुष्काळी परिस्थिती आली आता उद्योग नीट होईना पैसा कमी पडला आणि म्हणून त्यांनी पैसा अधिक मिळावा म्हणून जरा दुसरा एखादा प्रदेश पाहावा माणूस स्थलांतर केलं सोबत दोन घोडे घेऊनच गेला जिथे राहत होता त्या ठिकाणी त्या घोड्यांना रोज हिरवा चारा खायला मिळायचा कुरण चांगले होते त्या भागामध्ये त्याला भरपूर हिरवा चारा उपलब्ध घोड्यांनी रोज हिरवा चारा खायचा ताजा आता स्थलांतर करून तो जिथे आला त्या ठिकाणी हिरव्या चाऱ्याचं दुर्भिक्ष हिरवा चाराच नाही वाळलेलं गवत पिवळट पिंगट झालेलं आता घोड्या पुढे त्यांनी ते वाळलेलं गवत टाकायचं आणि घोड्याने ते खायचं नाही ते समोर दिसल्याबरोबर त्या घोड्याने असं तोंड बाजूला करायचं एक दिवस झाला घोड्याने काहीच खाल्लं नाही दुसरा दिवस झाला घोड्याने तोंड नाही लावलं हो त्याला तीन दिवस चार दिवस घोड्याचे दोन्ही सात दोन्ही पूर्ण उपाशी आहेत आता त्यांचं ताकद नाही ते उठून उभे राहायचे नाहीत घोडे संपूर्ण धंदा व्यवसायच घोड्यावर आहे आणि ते काही खात नाही ते तर मरायला त्यातले काय करावं तो हिरव्या ताऱ्यासाठी बहु हिंडला पण नाही उपलब्ध त्या प्रदेशात आणि एक दिवस रस्त्याने अत्यंत खिन्न वदनाने हिंडतो आहे तो साऱ्यासाठी त्या गावातला एक कोणीतरी सहृदय असणारा मनुष्य त्याला भेटला आणि म्हणतो करे भाऊ तू नवीन दिसतो गावात हो म्हणे आत्ताच आठ दहा दिवस होत आहेत आल्याला मग या गावामध्ये तुला एवढं दुःख असायचंय कोणी काही छळतंय का तुला काय त्रास आहे सांग मला मी ह्या गावचा आहे तुझं दुःख थोडं बहुत दूर करता आलं तर पाहिजे सांग काय झालं तो म्हणे माझे दोन घोडे हिरवा तारा खायची सवय आहे इथे हिरवा तारा मिळत नाही सिंपल पण काय करू चार दिवसापासून घोडे निव्वळ उपाशी याच्यासाठी सांग हिरवा तारा कुठं मिळेल तो सद्गृहस्थ म्हणतो हिरवा तारा तर तुला नाहीच भेटणार बेटा कुठेही नाही मिळणार पण मी व्यवस्था करून देतो चल बरोबर आणि त्यांनी त्या व्यापाऱ्याला स्वतःच्या सोबत घेऊन ते दोघ जण एका चष्म्याच्या दुकानात गेले आणि त्यांनी त्या घोड्याच्या मापाला बसतील या पद्धतीने मोठ्या काकांचे हिरव्या काकांचे दोन चष्मे घेतले आता तू हे चष्मे त्या घोड्यांना लाव आणि त्यांच्या पुढे तोच वाळलेला काराटा आणि मग बघ आता त्यांनी तस केलं घोड्यांना चारा आता हिरवा दिसू लागला आणि घोडे चारा खाऊ लागले दोन दिवसात कामाला लागले परिस्थितीत बदल झाला नाही झाला दृष्टीत बदल झाला आणि म्हणून असे चष्मे जर कुठं मिळाले ना तर भरून घ्या बहुविंदण्यापेक्षा चष्म्याचं दुकानच चला आणि असे चष्म्याचे दुकान लावले ते फक्त संतांनी त्याची काय किंमत असेल हो एका जनार्दनी लावले दुकान घातले दुकान देतो मोला मोलाविण सर्व वस्तू ज्याला ज्या नंबरचा पाहिजे त्या नंबरचा कोणाला नामता पाहिजे कोणाला काही झाडाचा पाहिजे कोणाला ज्ञानाचा पाहिजे देतो मोलावीण सर्व वस्तू संतांच्या दुकानात जावं एकदा दृष्टीच फक्त बदलवून घ्यावी म्हणजे असलेली संपूर्ण भौतिक परिस्थिती ही अनुकूल होते आणि असं म्हणण्यापेक्षा मन त्या सृष्टीला अनुकूलतेनेच पाहू लागतं या मनाची ही परिस्थिती बदलवून देण्यासाठी मनोबोधाचं प्रयोजन आहे हे पहिल्यापासून श्लोक दोनशे पाच पर्यंत वाचत गेले की नजरेत हळूहळू हळूहळू बदल होते। आणि नजर बदलली म्हणजे हिंडणं कमी होऊन जात असलेल्या ठिकाणी सुखाचा लाभ होतो काही त्रास नाही आमच्या घरावरून एक मनुष्य रोज जायचा आमचं समोर त्या जिथून तो जायचा ते समोरच्या गल्लीमध्ये आमच्या बैठकीचं मुख्य दार ते सहसा उघडत टाकतो कोणाच्याही घराचे दार उघडे दिसले की जाणारे त्या डोकावून पाहतात अशी सवय आहे सगळ्यांची आहे तसा तो रोज जायचा आम्ही समोर असलो त्याचा तो रोज जायचा म्हणून ओळख झालेली तो आमच्याकडे पाहून जो कोण आमच्या घरातला तिथे असेल त्याच्याकडे पाहून हसायचा आणि जायचा त्याच्या दोन तीन खेपा त्या रस्त्याने व्हायच्या दोन तीन वेळेस एक दोन वेळा त्यांनी रोज त्याची आमची दृष्टादृष्ट व्हायची तो थोडासा हसायचा पुढे निघून जायचा आम्ही हसायचो आम्हाला त्याचं नाव माहीत नाही त्याला आमचं माहीत आहे का माहीत नाही पण अशी ही वहिवाट रोजची आमच्या घरी एक जण पाहुणा आला त्याच्या प्रमाणे त्यांनी घरात पाहिलं समोर पाहुण्याला ते काही माहीत नाही तो निघून गेला आणि पाहुणा म्हणतो तो भामट्यासारखा काय पाहतोय घरामध्ये तो भामट्यासारखा काय पाहतो घरामध्ये म्हटलं कोण होता होता म्हणे एक जण आमच्या लक्षात आलं की तो नेहमी जात आहे आमच्या दृष्टीतून त्याच्या दृष्टीत फरक आहे माणूस तोच आहे व्यवहार तोच आहे मग त्याला तसं सांगितलं आता दुसऱ्या पासून त्याच्याकडे पाहून पाहुणाही हसायला लागला जे परिवर्तन मताचं झालं ना त्याने परिस्थिती काही बदललं होतं परिस्थिती सुखाची झाली आता तोच माणूस एक दिवस असा नेहमीप्रमाणे चालला पण त्याने आमच्या दारात वळून पाहिलं नाही झपाझपा पुढं गेला मी समोर होते पण हसला नाही मला नमस्कार केला नाही एवढी प्रवचनकार असू नये आता याच इंटरप्रिटेशन दोन प्रकारे मला करता येत आणि दोन्ही सांगते मी मी त्याचे काय घोडे मारले आज इकडे पाहिलं नाही गेला तारा तारा निघून तो काय समजतो स्वतःला हा एक विचार आहे असा मी विचार केला आणि मला अत्यंत पीडा झाली आता पाहते ना पुन्हा कधी येतं म्हणा इकडे ह्या एकूण परिस्थितीचा एवढा एक अर्थ लागतो आता दुसराही अर्थ आहे काय अर्थ होतो दुसरा तो रोज माझ्याकडे पाहून हसतो कधी नमस्कार करतो कधी कधी विचारपूस करतो तो आज एवढ्या खाली नाही इकडे न पाहता का बरं निघून गेला काही त्याला एखादी व्यथा आहे का कोणती तरी काळजी आहे का त्याच्या निवारणाकरता तो एवढा निघून गेला का आपण चौकशी केली पाहिजे की भाऊ तुला काय त्रास आहे आणि म्हणून मी त्याची वाट पाहते ते बसू शकते आणि तो परत येईल तर त्याला मी विचारेन मग तुम्ही फारच घाईच होतात काही गडबड दुसरा विचार सुख देईल पहिला विचार संताप करीन परिस्थिती एकच आणि म्हणून त्या मनुष्याने दृष्टी बदलवूनच घ्यावी म्हणजे संपूर्ण परिस्थिती ही सुखाची होते प्रत्यक्ष सुखाचं काहीच नाही ती म्हणजे ह्या लोकी आणि प्रत्यक्ष दुःखाचंही काहीच नाही सुखाची व्यवस्था राघवाच्या ठिकाणी आहे म्हणून प्रपंचात राहून राघवाकडे जाण्याच्या पूर्वी व्यवस्था दृष्टी बदलून करून घ्यावी आणि आता प्रत्यक्षात काच जर रामाची धरली तर सुखद होत आता रामाची का धरायची कालपासून रामाचं पुष्कळ वर्णन केलं आपण रामाचं वर्णन कालपासून पुष्कळ केलं तथा तो निर्दोष सुखदायी सुख स्वरूप राम आहे तिथे वस्ती करायची आपण बाहेर जिल्ह्यात फिरायला जातो काम देणं करतो चार दोन तासांनी घरी परत येतो घरी परत आल्याबरोबर आम्ही पाय तोंड धुतो ते कपडे फार मळाले असतील असं वाटतं म्हणून तेही बदल बाहेर हिंदून जर आलो शरीर तर ते मलिन होत असा याचा अर्थ आहे मलिन शरीराने राहणं तापदायक आहे म्हणून ते स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि ह्या शरीराचं ते आपण कसं करतो कुठूनही बाहेरून जाऊन आला की हातपाय धुणार कपडे बदलणार आणि त्यानंतर आपल्या खाद्या असा काय विचार असेल तो करणार बाहेर फिरून आलेलं शरीर जर मळत आणि त्याच्या शुद्धीची गरज आहे तर बाहेर फिरून आलेलं मन मळत नसेल काय आणि बाहेर फिरून आलेलं मन जर मळत असेल तर त्यालाही शुद्ध करून घेण्याची गरज आहे का नाही आता बाहेर म्हणजे कुठे आणि घरात म्हणजे कुठे परे होणी परते घर तेथे राहून निरंतर खऱ्या घराचं ते वर्णन आहे निरंजनी आम्ही बांधियले घर मुक्ताबाईचा अभंग घर हे आपली साधारण शिशिरभूत जागा अशी कल्पना आहे आणि घराच्या बाहेरचा प्रदेश हा त्या मानाने मलिन आहे अशी दुसरी कल्पना आहे म्हणून बाहेर जाऊन आलेलं शरीर मळतं धुवून स्वच्छ करायचं ते जलाने धुता येतं बाहेर जाऊन आलेलं मन म्हणजे कुठे जाऊन आलेलं मन मलिन होतं तो स्वरूप याला आत म्हणतात आणि स्वतःच्या स्वरूपातून जे वेगळं काही असेल ते सगळं बाहेर असं म्हणतात आत असलेली वस्तू म्हणजे झाकलेली वस्तू म्हणजे जरा गुह्य असलेली वस्तू ही एकाएकी आपल्याला दृश्य होत नाही मग आत पाहूनच ते कळतं आत म्हणजे स्वरूप आत्मा आणि बाहेर म्हणजे सगळे विषय म्हणजे अनात्मा म्हणून मन जेव्हा बाहेर गेलं तेव्हा ते विषयाकडे गेलं विषयाकडे जाणाऱ्या मनाला बहिर्मुख झालेलं मन असं समजावं आणि ते जर विषयाकडे गेलं असेल तर ते विषयांच्या दोषाने मलिन होतं आणि म्हणून धुवावं लागत हे मन धुण्याचं साधन राघव राम जप करावा आणि त्या ठिकाणी मन स्वच्छ करून घ्यावं या स्वच्छतेचा दुसरा एक विचार आता प्रवचनाला आपण येतो सतरंजा घातलेल्या आहे तिथे याच्यावर बसतो आणखीन कुठे कुठे बसायची वेळ येते ते बसत असताना आधी खाली जागा पाहतो स्वच्छ आहे का नाही आपल्या कपड्याच्या स्वच्छपणाची आपल्याला जी जाणीव आहे त्या जाणीवेमुळे जिथे बसायचं ती जागा स्वच्छ आहे का नाही हे आधी पाहून घ्यावं लागतं आणि ही जागा स्वच्छ आहे की नाही हे तपासून मग तिथे शरीर बसवतो मग मनाला जिथे बसवायचं ती जागा स्वच्छ नको काय शरीराला बसवण्याची जागा जो स्वच्छ पाहिजे स्वच्छ नसली तर स्वच्छ करून घ्यायची आहे तर जिथे मनाला बसवायचं ती जागा स्वच्छ नको काय अशी स्वच्छ जागा कोणती असेल पवित्राणाम पवित्रण्यो मंगला नांच मंगलम दैवतम दैवता नांच भूतानाम योग्य व्यक्तिका हे ज्याचं वर्णन आहे तो राम आहे पवित्राणाम पवित्र हा असा राम म्हणून अत्यंत स्वच्छ अत्यंत निर्मळ निर्दोष असं रामस्वरूप आहे निर्दोषम निसमम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता विचारवंत योगी ब्रह्मात अवस्थित होता राघवी वस्ती केली राघवासारखं स्वच्छ पवित्र काही नाही म्हणून हे मलिन होणार मन मलिन होऊ नये असं ज्याला वाटतं त्याने राघवाच्या ठिकाणी वस्ती करावी तिसरा मुद्दा बघू याच्यामध्ये मन तर मुळात चंचल आहे याचा विचार उद्या करायचा आहे आपल्याला पण मन चंचल एवढं गृहित धरून चालू मन स्वतः चंचल आहे मग बाहेरचं जग चंचल आहे स्थिर आहे ते सतत बदलतं म्हणून तिथेही अस्थिरताच आहे कुठेही स्थिरता नाही आणि अस्थिर वस्तूकडे जर पाहत राहिलो तर आपली नजर अस्थिर होते त्याबरोबर मन अस्थिर होत अस्थिरतेचा परिणाम म्हणून त्रास होतो म्हणून दुःख होतं सतत धावत्या वाहनाकडे पाहिल्याचा त्रास होतो अस्थिर वस्तू अस्थिर वस्तूमुळे नजर स्थिर नाही आणि नजरेच्या अस्थिरतेचा परिणाम मन स्थिर नाही आणि मन जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत त्रास आहे म्हणून वस्तू स्थिर असावी ज्याच्याकडे पाहून कमीत कमी त्रास आहे काही पाहिल्याचा त्रास होत आहे पण त्यातले त्यात स्थिर वस्तू पाहावी म्हणजे बदलणाऱ्या वस्तू बरोबर मनाची अधीरता आणि अस्थिरता त्रासदायक होत नाही ते स्थिरावत आता कोठे झाले मन तुमचे चरण देखली आणि म्हणून स्थिर असलेला पदार्थ रामस्वरूप आहे म्हणून मनाला जो स्थिर करायचं असेल त्याचं चांचल्य घालवायचं असेल ध्याना करता मनाने स्थिर व्हावं लागतं एकाच विषयावर एकाच विषयावर स्थिर व्हायचं असेल तर विषय न बदलणारा असावा तो विषय बदलत गेला तो अस्थिर असेल तर त्या ठिकाणी एकाग्रता साधतच नाही जिथे चित्त एकाग्र करायचं म्हणजे ध्यानाधिकाच्या प्रसंगी वा जपाच्या प्रसंगी ती वस्तू कशी असावी ती चेतना असावी ती नित्य असावी आणि ज्ञानपूर्ण आनंदरूप असावी ती दुष्ट नसावी अनित्य नसावी आणि जड नसावी तर एवढे सगळे जे सद्गुण हे नित्य असणे चेतन असणे आणि आनंदरूप असणे हे तीनही धर्म फक्त रामाच्या ठिकाणी आहे आणि बाकी कोणत्याही विषयाच्या ठिकाणी नाहीत म्हणून मनाला स्थिर करायचं असेल तर त्याला राघवी वस्ती की जे राघवाच्या ठिकाणी त्याला स्थिर करावं राम स्वरूपी स्थिर करावं आणि स्थिर करावं म्हणजे एकाच विषयाचा ध्यास त्या मनाला लागेल असं पहा मना सज्जना राघवी वस्ती जे तू खूप समजूतदार आहे म्हणून अत्यंत शुद्ध पवित्र स्थिर नित्य म्हणजे न बदलणार असं रामस्वरूप आहे तिथे जर राहशील तर आणि ते आनंद रूप आहे म्हणून तिथे स्थिरावलं असताना आनंदाचा होतो जर सगळीकडून जर वातानुकूलित परिस्थिती भोवती असेल तर त्या ठिकाणी बराच वेळ बसवतं का नाही वर पत्रे आहेत खिडक्या दारातून ऊन येतच आहे बाजूला भट्टी पेटलीच आहे फार वेळ तिथे नाही स्थिरावत माणूस त्याप्रमाणे या प्रपंचातील प्रत्येक विषयाचा आधार जर घेत राहिलो तर अशा घटत्यातच सगळ्या पेटलेल्या म्हणून वातानुकूलित असं जर काही असेल तर भगवान रामरायाचं स्वरूप आहे त्याचं स्वरूप आहे म्हणजे आपलंही स्वरूप आहे या विषयांच्या दारी फिरून नाही तिथं होत याचा थोडासा शास्त्रार्थ पाहू आपल्याला विविध प्रकारची नाना प्रकारची वस्त्रे खूप आवडतात अलंकार आवडतात फुले आवडतात बाकीच्या सजावटी आवडतात सत्कार मान सन्मान पुरस्कार इत्यादी सगळं खूपच प्रिय आहे आणि यातल्या कशाचा लाभ झाला तर थोडा वेळ खूप बरं पण वाटतं एवढं सगळं आता तुम्ही माझा सतत सन्मान करीत राहा फुलाचे हार घालीत जा फुलाचे गुच्छ देत झाला काही पुरस्कार द्या भेटी द्या शाली द्या नारळ द्या ते द्या माझ्या गौरवावर खूप भाषण करा आणि मला म्हणा आम्ही असं एक सारखं करतो हे मी किती वेळ सहन करू शकते सगळा गौरव आताच कार्यक्रम मी किती वेळ सहन करू शकेन तासभर दोन तास तुमच्या मर्जी खातर चार तास एक वेळ अशी येईल की मी आपणा सगळ्यांना म्हणेल की आता हे राहुल ठेव मी खूप थकले मला आता थोडा वेळ झोपू द्या ह्या सगळ्यांचा त्याग मी करेन एका क्षणात आणि जाऊन झोपेन आता झोपेमध्ये काय काय सत्कार आहे फुलांच्या माळा आहेत पेढ्याचे पुढे आहेत गौरवपर भाषणे आहेत नारळ शाली यातलं काहीही नाही आता मी दोन सुखांची तुलना करते या गौरवपर सोहळ्यामधलं सुख आणि मी त्या झोपेत अनुभवलं ते सुख यातलं कोणतं सुख सरस आहे चांगलं मी माझ्याबद्दल बोलते आपण आपलाही अनुभव जोडून बघा यातल्या कशाच्याही सुखापेक्षा झोपेमधलं सुख श्रेयस्कर आहे अधिक सरसच आहे आणि झोपेतल्या करता मी ह्या सगळ्यांचा त्याग करायला सिद्ध झाले पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी झोपेचा त्याग करायला तयार नाही मला काही देऊ नका मला आता फक्त झोपू द्या मोठ्या एखाद्या विवाहासारख्या समारंभात गेले खूपच नटवून घेतलं स्वतःचं शरीर अलंकार अधिकारी ते पुष्कळ दिवसभर तिथे त्रासात गडबडीत घालवला रात्री आल्याबरोबर आता झोपायचं नवे वस्त्र बदलवून काढायचे सगळे अलंकार उतरवून ठेवायचे आणि मगच झोपायचं झोपण्यासाठी यातलं काहीच नको मिरवायसाठी सगळं मिरवण्याचं सुख कमी आहे आणि झोपेचं जास्त आहे कोणत्याही विषयाचा भोग तितका सुखदायी नाही जेवढी झोप सुखाची आहे आता विचार करा सगळे विषय उपलब्ध असताना सुख कमी आहे वा नाही आणि अजिबात विषय नसताना उत्तम सुखाचा लाभ आहे म्हणून निर्विषय सुख हेच सुख आहे आणि सविषय सुख हे सुख नाही प्रत्येकच हा प्राणी हा कोणत्याही योनीमधला प्राणी असो त्याला झोप आहे निसर्गाने फुकटात सुखाची व्यवस्था केली परमात्म्याने केली त्या परमात्म्याला कोणी नाही विचार ज्याने झोप दिली त्याला कोणीच पाहत नाही पण ज्याने पलंग दिला त्याची केवढी आठवण ज्याने गाडी करून दिली त्याची खूप आठवण पण ज्याने झोप दिली त्याच काय कबीर महाराज काशीमध्ये माहित असेल कथा पण मी सांगते आठवली आहे काशीमध्ये कबीर महाराज गंगेच्या काठावर बसलेले आहे सकाळची वेळ आहे त्यावेळेला त्या गावामधल्या बायका पाणी भरायला तिथे घाटावर आलेल्या त्यांच्याजवळ एक दोन चार काही घागरी असतात पाणी भरायला पाच पंचवीस बायका आल्या त्यात आणखीन एक बाई आली कळशी घेतलेली तिच्या जवळ होती ती आणि ती आली पाणी भरायला तर वापरण्याचं पाणी पारसाने भरतात स्वयंपाक देव धर्म इथं पाणी स्नान करून भरतात पुष्कळ बायका स्नान करून आल्या होत्या ही बाई स्नान करून आली होती चांगलं उत्तम वस्त्र परिधान केलं होतं नाकामध्ये नथ घातली होती आणि घागर घेऊन नदीवर पाण्यासाठी आली त्या घाटावर त्या पाच पंचवीस भगिनी होत्या तिथे घाटावर कबीर महाराज रामभोजानात तल्ली नव्हती असं कोणत्याही प्रकारचे हेतूने नाही पण कबीर महाराज त्या बायकांच्या मेळ्याकडे बघत होते काही हेतू नाही त्यांना त्याचा काही अर्थबोध चालू होता असं नाही बसले अशी ही तिथली ती एकूण परिस्थिती आहे ही जी बाई नथ घालून चांगलं वस्त्र नेसून आली होती पाणी भरीत होती ती अजून घागर पाण्यात बुडवीतच नव्हती घाटाच्या त्या पायऱ्यावर उभी राहून एक सारखा आपल्या हाताने त्या नाकाला चोळत होती ती न खायची अशी करीत होती नाक हलवीत होती माणीकडून इकडे हलवीत होती एक एकीशी दुसरीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती आणि सगळ्यांचं लक्ष ती आपल्या नथेकडे वेधीत होती तिचा कार्यक्रम आपल्या नथेकडे सगळ्यांचं लक्ष वेधावं याचा होता प्रयत्न मग त्या बायांनी विचारलं रोज ही नस घालून येत नाही आज नस घालून आली कारण कधी घेतली नस माझ्या पती राजाने काल आणली आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना काल आणली आहे किती छान आहे कोणी माझ्या पतीराजांनी आणली मग माझ्यावर तेवढं प्रेम आहे आणि प्रेम आहे ना म्हणून आमच्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला मला एक एक अलंकार येत असतो या वेळेला नथ मिळाली आहे खूप माझं भाग्य म्हणून असा पुरुष माझा नवरा आहे एवढा नवरा चांगला मिळण्याकरता खूप पुण्य करावं लागतं ती आपल्या नवऱ्याचं खूप कौतुक करते कबीर महाराजांनी ऐकलं जिसयार ने न खदिया सुमरत उसतो बार बार जिस यार ने नाक दिया कैसी भूल गई गवार कुठं भाग्य असती नाकच नसतं तर काय हातात आणली असती कोणाचं स्मरण करावं कशाचं स्मरण करावं ज्याने फुकटामध्ये एवढं सुखा झोपेमधलं सुख दिलं हो फुकाचे त्याची एकदाही आठवण नाही गाड्या पलन करणाऱ्यांच्या आठवणीत काळ चाललं राग व्यवस्थित म्हणजे निर्विषय सुखाची व्यवस्था एकही विषय नसताना सर्वोत्तम सुख भगवान आपल्याला रोज सुशुक्तीत देतो आहे आणि फार धडपड करूनही ह्या जगामध्ये ह्या जागृतीत आपल्याला तेवढ्या सुखाचा लाभ होत थोडा बहुत झाला तर ते कसं टिकेल याच्या प्रयत्नाचं दुःख सुरू होत आधी नाही म्हणून मिळवण्याचं दुःख मिळाल्यावर ते टिकवण्याचं दुःख आणि नाही टिकलं म्हणून नाशाचं दुःख यातल्या सगळ्या परिस्थिती दुःखाने घेरलेल्या आहे आणि म्हणून जिथे विषयांच्या शिवाय सुखाचा आहे तिथेच राहा याचे सुख तुम्ही देखली यावरी मग दारोदारी न फिराल तुकोबा आपल्याला आपल्या सुखद स्वरूप अशी ओळख होते त्याचा लाभ होतो त्याचा परिचय होतो त्याच्याशी आपल्याला ऐक्याचा प्रसंग प्राप्त होतो तेवढंच फक्त सुख आहे कारण अन्यत्र सुख नाही कारणही सोपं आहे नाशिवंत कधी सुखदायी असूच शकत नाही बदलणार कधी सुखदायी असू शकत नाही शरीर ही सुखदायी नाही बदलतंय म्हणून बालपण उसरून गेलं तारुण्य उसरून गेलं म्हातारपण आलं या शरीरापासून सुख वाटत नाही जास्त शरीराला फार आलं ते शरीर आता एकदाच रामाला म्हणून नाही असे उद्गार तोंडातून येतात त्याही देहाचा मी येतो शाश्वत सुखाची प्राप्ती इथे नाही एवढा निष्कर्ष आपण वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नाही होऊ शकत म्हणजे किती मठ्ठ डोकं किती मठ्ठ डोकं तेव्हा शाश्वत सुख विषयाच्या अधीनच नाही जे कशाच्या अधीन असत ते सुख नाही जे स्वाधीन असत तेवढं सुख बँकेत ठेवलेला पैसा आपल्याला वाटतो सुरक्षित आहे पण तो स्वाधीन नसल्यामुळे तो निरुपयोगी होतो आणि निरुपयोगी तो सुख नाही तीन दिवस चार दिवस कधी कधी बँकांना सुट्टी येते आंबेडकर महावीर हनुमान आणि रविवार एवढे चार एकदम भेटीला येतात आणि असं झालं म्हणजे चार दिवस पैसा नाही काय करायचं लखोपती असू तरी गरीबरीच ना परहस्तंगतन धनम पुस्तक तू या विद्या परहस्तंगतन धनम उत्पन्नेशु उत्पन्नेषु च न का विद्या न तद्धन परिस्थिती ओढवली की जे उपयोगी नाही ते नाहीच जमा होत आणि म्हणून आपल्याला या आमच्या अधीन सुख आहे आणि कितीतरी पराधीनता आहे हे भोगण्याकरता काय इथे माझ्या डोक्यावर पंखा फिरतो आहे सुखाची व्यवस्था म्हणून लावला याच्यापासून सुख मिळवणं किती गोष्टीवर अवलंबून आहे बघा गरमीची परिस्थिती असली पाहिजे एम एस ची कृपा असली पाहिजे मला ताप नसला पाहिजे माझ्या भोवती कागद वगैरे पसरलेले नसले पाहिजे तो पंखा गाणारा नसला पाहिजे आणि इतकं जर जुळून आलं तर पंख्याचं सुख मला होतं मग पंख्याचं सुख होण्यासाठी किती आलो पाहिजे विषयांचं सुख अत्यंत पराधीनच आहे स्वाधीन म्हणून ते नाहीच काही एखादा सिनेमा पाहायचा आहे डोळे चांगले पाहिजे सिनेमाचं तिथून कागदपुरचे पैसे पाहिजे ते थिएटर जरा जवळ पाहिजे सोबतीला कोणीतरी पाहिजे त्याची फिल्म तुटली ना पाहिजे जाण्या येण्याला वाहन मिळालं पाहिजे त्याच्या वेळेपर्यंत जेवढे झाले पाहिजे डोकं दुखत नसलं पाहिजे इतकं करून त्या सिनेमाला जावं तर तो चांगला पण पाहिजे आंब्या सुख मोठा पाहिजे भरपूर रस पाहिजे कोय बारीक लहान पाहिजे साल पातळ पाहिजे पण शिवट पाहिजे रस रंगदार पाहिजे तो घट्ट पाहिजे त्याला चांगला स्वाद पाहिजे आणि स्वस्त पाहिजे आंब्याचं सुख सुद्धा किती पराधीन आहे बघा आता सर्व बाजून जे परिपूर्ण आहे अशी फक्त राम एवढीच वस्तू आहे सर्व बाजूने परिपूर्ण निर्दोष अशी वस्तू विषयांच्या प्रांतातच कारण आहे हो त्याच विनाशाकडे जाणारी असते भौतिक वस्तू उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू सहा धर्मांनी ग्रस्त ते सहा विकार ज्याला म्हणतात माहिती आहे सर्वांना आस्ती जायते वर्धते विपरिणमती अपक्षीयते नश्यती नाशाकडे जाणारी वस्तू तिच्यामध्ये दोष निर्माण होत जातात ती कमजोर होत जाते तिचं सामर्थ्य कमी होत जात आणि जसं जसं तिचं सामर्थ्य कमी होत जातं त्या प्रमाणात तिचं सुख देण्याचंही सामर्थ्य कमी होत जातं आणि म्हणून विषयांचं सुख अत्यंत पराधीन आहे विषयाची उपलब्धी आणि आपली भोगाची इच्छा एवढं जोपर्यंत जुळत नाही आणि ते भोगण्याचं भोगायतन नावाचं हे शरीर याची अनुकूलता एवढं जुळल्याखेरीज आणि इतकंही करून माझ्याजवळ आता पंध्याच्या बाबतीत आपण बोलत होतो ही सगळी अनुकूलता आहे पण माझ्या सोबतीला येऊन ना ताप आलेला आहे थंडी वाढते आणि म्हणूनही नाहीच सुख माझ्या स्वाधीन विषय सुखच नाही कारण ते विषयातच नाही आणि इतका सगळा विचार केला म्हणून विषयांच्या दारी फार हिंडू हे मन त्या जीवाचं कारभारी आहे त्या कारभाराच्या स्वाधीन सगळा कारभार जीवाने केला आणि मनावर सोपवून दिलं माझ्या सुखाची व्यवस्था कर आणि ह्या सुखाच्या व्यवस्थेसाठी हे मन इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या घरी जात मग दारोदारी न हिंडाल बा मना इंद्रियांच्या द्वारे निघून त्या विषयांच्या घरी जाऊ नको डोळ्यातून निघत आणि रूपाच्या घरी जात श्रवणेंद्रियातून कानातून निघतं आणि शब्दाच्या घरी जातं आणि तिथे सुखाची याचना करत भीक मागत ज्ञानेश्वर माऊली म्हणते एखादा खूप धनाढ्य असतो त्याला एक पोरगा असतो अपघाताने म्हणा का वार्धक्याने म्हणा तो धनाढ्य मृत्यू पावतो पण त्याने ते धन कुठं ठेवलं एवढं कोराला सांगायचं विसरून जात खाली बँकांमध्ये लाकरमध्ये असं तसं कशामध्ये काही ठेवायची सोय आहे एक काळ असा होता की तेव्हा जमिनीत ते पुरून ठेवत असत हांड्यामध्ये भरायचं ते हांडा बंद करायचा जमिनीत ते पुरायचं सुरक्षित राहावं म्हणून असं त्या धनाढ्य त्याने ते सगळं धन असं जमिनीत गाडून ठेवलेलं आहे धन कुठे पोराला सांगायचं आधी मरून गेला पोराजवळ एकही पैसा नाही भिकाऱ्याची परिस्थिती ओढवली ते धन पुरलं होतं तो हांडा अंगणामध्ये आता हे पोरग त्या हांड्यावरच एक पटकुर अंतरायचा तिथे बसायचा आणि जाता येता लोकांना एक पैसा द्या दोन पैसे द्या म्हणून भीक मागत बसला आपल्या मालकीचं धन आपल्या अत्यंत जवळ धन त्याच्यावरच आपण बसलो आहे असं इतकं ते आणि भीक मागण्याचं काम आहे तसे आपण राम अधिष्ठानावर बसलो असे सुखाच्या अधिष्ठानावर बसलो अत्यंत जवळ आहे आणि आपलं आणि तिथे बसून हे मन या जीवाला भीक मागायला लावत आणि विषयांच्या दारोदारी फिरतं रूपा थोडस सुख दे शब्दात थोडस सुख दे स्पर्शात थोडस सुख दे आता त्याला जर कोणी त्याच्या एखाद्या सुहृदाने त्या धनाढ्याच्या मित्रा मित्राला माहीत असेल तर त्याने जर इथे तुझं धन आहे असं सांगितलं आणि ते काढलं त्याचं ते भीक मागणं ताबडतोब बंद होतं याचे सुख तुम्ही देखली यावरी मग दारोदारी न फिरालं याचे सुख म्हणजे रामाचे सुख स्वरूप सुख आणि ह्या स्वरूप सुखाचा निर्देश करून समर्थ उपदेश देतात राघवी वस्ती की किम बहुना सोये जीव आत्मयातील आहे ते जे होये तया नाम सुख सुखाची व्याख्या नाही करता येत आणि सुखाची व्याख्या करता येत नाही पण सुखाच्या अर्थाच्या जवळजवळ नेऊन पुरत होती जीव आणि आत्मा यांच्या ऐक्याची अनुभूती जीवाला ज्या क्षणी होते त्या क्षणी जीवाला जे काय होतं त्याला सुख म्हणतात आता आपण श्रोते म्हणाल की म्हणजे काय होतं ते सांगा ते कसं सांगा ते माऊली नाही सांगू शकली ते वेद नाही सांगू शकले ऐक्याच्या ठिकाणी वाणी नसते अहो विषयाच्याही सुखात सांगता येत नाही ना गुळ कसा गोड लागला हे काही वर्णन करण्यासारखा विषय आहे का गुळाची गोडी सुख देते सगळ्यांना माहीत मग सांगा गुळ कसा गोड लागतो ते नाही सांगता येत फारशा अर्थाचं विवेचन न करता मी तुकोबांच्या अभंगाची ओळ म्हणते एक भ्रतार अंग संग सुखाची व्यवस्था परी ते सांगता न ये आधी तथापि सांगणे कुमारिके पाठी ते काय मानसी सुख मानी ते कळायला तिला एक प्रौढत्व प्रौढत्व लागेल साधन चतुष्टय संपन्न व्हावं गुरु कृपेला पात्र व्हावं आणि तेच जे होये तया नाम सुख समजवून घ्यावं म्हणजे व्याख्यान न करताना सुख कळत विषयांच्या सुखाचंही वर्णन नाही करता येत जे इंद्रिय गम्य आहेत विषय मग अतिंद्रिय विषयात म्हणजे परमात्म्याच्या सुखाची व्यवस्था आपल्याच सुखाची व्यवस्था त्याची व्याख्या असं नाही करतायत पण व्याख्या नाही करतायत त्याच्यावर व्याख्यान नाही करतायत म्हणून ते नाही अशातलं नाही हा सगळ्यांचा अनुभव आहे जो सुशुप्तीमध्ये सर्वांना रोजच कळतो आहे आणि म्हणून विषय होण्याचा प्रयत्न करावा आणि याच्यावर आपलं सुख फारसं अवलंबून ठेवू नये मला घ्यायला गाडी येईल दारावरूनच रिक्षा जाईल कोणीतरी मला लिफ्ट देईल यापेक्षा आपल्या पायाने चालत गेलं तर पटकन कशावर अवलंबून नाही राहायचं एकाही विषयावर सुखाची व्यवस्था आपली निर्भर करायची नाही बहु हिंडता सौख्य होणार नाही कारण कितीही हिंडलं तरी एक म्हण आहे आपल्याकडे कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीन तेच विषय सगळीकडे विषय पाच तेच सगळीकडे आहे मग इथे जे ते सुखदायी नाही ते तिथेही सुखदायी असत नाही असं एकदा नाही का शिकून घ्यावं आणि असं एकदा शिकून घ्यावं मग आता हे विषय आमचं काय करायचं लोणचं घालायचं <laughs> विषयांचं काय करायचं काही करायचं नाही ते आहे तसेच असू द्यायचे आणि ह्या विषयाच्या क्षेत्रात हे सुख भोगायचं असेल तर मग चष्मा बदलावून घ्यायचा म्हणजे हे सगळं हिरोब दिसत चालेल एकदा संत कृपेने आपल्याला दृष्टी प्राप्त झाली ना म्हणजे मग कोणीही सोबत भेटला तरी परमात्मा ते जेथे जातो तेथे तू माझा सांगा तिचा अर्थ असा आहे बरं का कुठे गेलं तुम्ही माझ्यासोबत जो बसलाय तो परमात्मा परमात्म्याला माझ्या बरोबर चल तेवढा त्याला का त्रास आपण कोण लागलो म्हणून संत शिकवताय जो भेटेल तो तोच जेथे जातो तेथे तू माझा सांगा जेथे पाहू ते ते परमात्म रूप आहे अशीच दृष्टी तयार होते सोनाराची दृष्टी असते ना हो? कितीही प्रकारचे डिझाईन असलेले अलंकार त्याच्या पुढे मांडले ना त्याच्या दृष्टीनं सोनंच दिसत होत ते डिझाईन ते नक्षी त्याला दिसतच नाही चांदी सोनं हे पाहण्याची त्याची एक ठराविक ट्रेंड अशी नजर असते आपल्याला त्याचं डिझाईन दिसतं सोनं दिसत नाही सोनाराला डिझाईन दिसत नाही सोनं दिसतं तो ते अलंकार पाहिल्या बरोबर म्हणतो याच्यात बट्टा आहे हे शुद्ध आहे तर कसोटी न लावता त्याची नजर सोन्याची शुद्धी मोजत कशी नजर करावी आता कोणी कोणत्याही आकृतीच कोणत्याही डिझाईनचा प्राणी समोर आला तरी परमात्म वस्तू आहे आता आकाराशी काय घेणं देणं आहे आपलं तापदायक आकार होतात आणि निराकार वस्तू सुख काही होती असं नीट लक्षात ठेवा मी एक बारीकचा दृष्टांत सांगते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणला विकत आहे पाणी गार व्हावं म्हणून एक माठ विकत आणला मी आणला जाऊन खूप पराक्रमी आहे तशी मी मीच आणला माठ जरा मोठा आणला म्हणून तेवढा हातात घेऊन दूर घरापर्यंत जाणं जमलं नाही म्हणून रिक्षा केली रिक्षात बसले तो रिक्षेमध्ये असं खाली ठेवावा तर धक्के बिक्के बसले गेला तर म्हणून मांडीवर घेतला कोणाच्या पोराला मांडीवर घेत नाही पण माठ मांडीवर घेतली पन्नास रुपये किंमत त्याची माठ मांडीवर घेऊन चालली आणि त्या सायकलवाल्या सायकल रिक्षेत बसले होते त्याने एकदा पॅडल बरोबर मी त्याला सूचना करीत असे हा जरा जपून पुढे खड्डा पहा स्पीड ब्रेकर पहा जरा हळू झालं आपल्याला एवढी काय घाई आहे पाच मिनिट उशिरा मी रस्ताभर त्याला सूचना करीत होते हळू चालवले की घरापर्यंत रिक्षा आली सुरक्षित माठ आला तेवढ्यात घेऊन मला उतरता येईना हाक मारून घरातून कोणाला बोलावलं आता तो त्यांच्या जरा जपून धरा पन्नास रुपयाला त्यांना सूचना ते घरातून लहानच पोर आलं समोर पहा तुला नाही उचलणार थांबणी धरू लागते मी त्याला धरू लागले आता माझ्यापेक्षा पोराचा वेग जास्त जरा हळू चाल ना काय गाडी चालली आपली ठेवला माठ नेऊन जागेवर पाणी भरलं हा नवा आणलाय बरं का पन्नास रुपयाचा आहे मी जाऊन आणलाय जरा जपून वापरा तुम्हाला सामान कसं वापरावं कळत नाही आता त्याच्यातलं पाणी काढायचं लोटी बुडवली ती लोटी बुडवली कोणीतरी तर तिच्या त्या गळ्याला तिथे काठाला थोडीशी लागली आवाज मला आला हा जरा पाणी जपून काढा माठ आहे तो एक दिवस व्हायचं तसंच झालं या पन्नास रुपये मातीत पन्नास रुपये मातीत गेले अतिशय वाईट वाटलं ते काही दोन चार ओंजळी मातीचा बनवलेला तो माठ आहे मी किती जपला दुसऱ्यांना त्यासाठी पुष्कळ उपदेश केला रागावले तो फुटल्यावर अत्यंत कष्ट झाले मला वेदना माती जेवढी दोन चार ओंजळी वापरली होती त्या कुंभाराने तेवढी माती तशीच पडली त्याच्या घरी तो कितीतरी मोठा ढीग आहे मातीचा त्याच्यावरून कोणी तुडवीत चालतं तरी मला नाही कष्ट होत त्या मडक्या पण इतका त्रास मला विचार करा माती दुःखदायी नाहीये आणि माठ दुःखदायी आहे मातीचाच पण दुःखदायी आहे काय फरक घडला असेल काय फरक आहे मातीत आणि माठात त्या मातीला एक आकार आल्याबरोबर त्रास सुरू झाला म्हणून मातीत निर्गुण आहे निर्गुणाचा त्रास नाही हो ते सगुण साकार झाल्याबरोबर त्रासाला प्रारंभ करतो म्हणून हे संपूर्ण विषयाकार असलेलं विश्व हे आकाराला आलं आणि याचे आकार तापदायक आहे लक्षात ठेवा म्हणून रूप हा विषय त्रासाचा आहे माती दुःख देत नाही तिचा विनाश नाही तिला आकार आल्याबरोबर अशी परिस्थिती झाली आणि निराकार असलेल्या तिला काय मला भयच नाही तिथे ती उघड्यावर ढीक पडलाय पण माठ जपून घरात ठेवायचा नुसतं एवढं नाही होत मी ज्या कुंभाराकडून तो माठ विकत घेतला त्याच्याकडे शे पाचशे माठ होते एवढं त्याचं घर नसते त्याने रस्त्यावर डीव लावलेला जो माठ मी विकत घेऊन आले रिक्षातून तेवढाच मी जपते आहे त्या ढिगाला ट्रक मी धक्के मारले तरी माझं काही जात नाही त्याचा सत्कार दूर का तिकडे होईना ज्या आकाराला मी माझा मान लागतो तापदायक आहे बाकीचे आकार तापदायक म्हणून जेवढ्या विषयांची आसक्ती जडली तेवढे विषय दुःखदायी आहे ज्या विषयांची आसक्तीच नाही माझेपणा ममत्व नाही ते जगातले कोणतेच आकार तापदायक नाही एक तर आकार तापदायक आणि त्यातून जो आकार मी माझा म्हणून स्वीकारला तो तापदायक म्हणून सगुण साकार ममत्वाच्या आश्रयाने तापदायक मोठा असं लक्षात ठेवा म्हणून निर्गुण निराकार राघवी वस्तीची जे म्हणून आनंद स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी या मनबुद्धीला स्थिर करावं निर्मळ माझे स्वरूपी ये मनबुद्धी निक्षेपी ये तुले सर्व व्यापी मी या राघवी वस्ती करावी निर्गुण निराकार म्हणजे आनंद रूप आनंद रूपाशी आपलं मन जाऊन संलग्न व्हावं आणि आनंद रूपाशी जेव्हा ते संलग्न व्हायचं आहे तेव्हा आकारांची उपेक्षा करावी याला फार किंमत देऊ नये खूप उत्तम नक्षीकाम केलेले अलंकार केले मी दिले आपणाला खूप प्रेमाने पण दिले ते घालून आपण कुठे हिंडाय फिरायचं ठरवता पण मी जे दिलेले अलंकार खूप सुंदर दिसायला असले ना तरी तुम्ही चाणक्ष बुद्धीचे त्याच्याकडे नीट पाहतात सोन्याचेच आहेत ना हो पण म्हणजे प्रिय अलंकार नाहीये प्रिय सोनं समृद्धी सोन्यात मोजली जाते अलंकाराच्या आकृतीत मोजली जात नाही समृद्धी म्हणजे सुखाची व्यवस्था ही निर्गुणातच आहे आणि म्हणून ती विषयाच्या पलीकडचीच आहे ती आत्म्याची व्यवस्था आहे ती अनात्म्याची व्यवस्थाच आणि म्हणून जेवढे विषय विषय शब्दाचं विषणवती म्हणजे बदनंती जे बांधतात गोवून ठेवतात अडकवून ठेवतात त्यांना विषय असं म्हणतात धातूच त्या जातला आणि म्हणून बांधून ठेवणारे हे विषय आहेत आसक्ती करून देतात आणि त्याच्यात एकदा गुंतला की आसक्ती तापदायक व्हायला लागते म्हणून बहुहिंड तत्व होणार नाही बहु म्हणजे पाचच ठिकाणं हिंडायची हिंडायची जास्त ठिकाणच नाहीत पाचच ठिकाण आणि पाच ठिकाणी जाण्याची द्वारे पाच वेगवेगळी आहे जातो तो एकच हे मन जात ते इंद्रियातून गोळा करून घेऊन येत देहाशी आणि अंतःकरणाशी अत्यंत तादात्म्यात असलेलं जीवतत्व आहे ते त्याच्या पैसुख दुःखी होत राहत आणि त्याला शाश्वत सुखाचा लाभ व्हावा आणि तसं सुखालाच त्यांनी पावावं प्रपंचात फार भटकू नका असा उपदेश आहे आणि परमार्थातही फार भटकू नका बहुता परे संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ते धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी रामचिंतीच जावा त्या प्रभाते मनी ना रामचिंतीच जावा आपला किच्छा अजून पुरवतच पहिला त्या कालच्या श्लोकात तो होता आणि आता सदुसष्ट ते शहात्तर श्लोक प्रभाते मनी राम चिंतित जावा याच्यासाठीच आहे त्यातला एक बहुधा परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ते धनाची खूप व्रते वैकल्ये असं केल्याशिवाय परमार्थ करतोय असं वाटत नाही बुद्धी जोपर्यंत अडाणी असते तोपर्यंत खूप करणे केली म्हणजेच काही केलं असं वाटतं पण न करण्याने त्याहून जास्त होत असतं असं नाही समज आणि म्हणून फार व्रते फार उपवास खूप दाणे बहुता परी नाना प्रकारची हा करीत राहतो परमार्थी झाला ना पाहिजे ते रोजच काय हो आपलं तेच खायचं तेच प्यायचं काहीतरी देवाचं केलं पाहिजे देवाचं म्हणजे व्रते गेली पाहिजे तपे गेली पाहिजे दाने केली पाहिजे उपोषणादीचं काही चालवलं पाहिजे असं वाटून हे सगळं करीतच असतं पण ही सगळी संकटे साधनांची ही सगळी साधने संकटेच आपल्या अनुभवाला देतात म्हणजे दुःखदायीच परिस्थिती निर्माण करतात त्यात उद्यापन व्रत शब्दाचा अर्थ एखाद्या नियमाने स्वतःला बांधून घ्यायचं आणि त्या नियमात बद्ध राहून एखादी आराधना अनुष्ठान करायचं हे व्रत आहे आणि व्रताची सांगता करण्याचा जो विधी असतो त्याला उद्यापन नाव आहे हे सगळं धनावर चाललेलं आणि ज्याचा ज्याचा संबंध द्रव्याशी पैशाशी येतो ते सगळं तापदायक आहे असं लक्षात ठेवायचं द्रव्य यज्ञ तपो यज्ञ हा जो यज्ञ विधी सगळा यज्ञ प्रकार चौथ्या अध्याय भगवान बोलत आहे त्याच्यामध्ये श्रेयान द्रव्यमयात यज्ञात हा परंतपो द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा अधिक श्रेयस्कर आहे आता ज्ञान यज्ञाची योग्यता जर अजून यायची असेल तर यज्ञाना मी भगवंताच्या नामाचा जप करावा असा यज्ञ करावा पण ज्याच्या द्रव्याचा खर्च करून पराधीनतेने सुख मिळवण्याची आपण सोय पाहत असतो अशा व्रतदान तपामध्ये फारसं जाऊ नये कोणत्या तरी काळात थोडं तप करून शरीराला जरा तापवलं पाहिजे खरं आहे पण तेवढ्यात परमार्थ नाही एवढं लक्षात ठेवावं तेवढ्यात परमार्थ नाही व्रते दान विद्यापणे ते धनाशी हे ऐकल्याबरोबर तो शिष्य विचारतो मग गुरुदेव काय करायचं दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी रामचिंतीत जावा सुखाचं साधन फक्त राम आहे रमते रमतो आणि रमवितो असा जो राम शब्दात काल एक उत्पत्ती पाहिली रम धातू आहे रमणे रमणे म्हणजे स्थिरावणे स्थिरावणे म्हणजे जड होऊन पडल्यावर स्थिर राहतो तस नसे तर विचाराने ते सुखाची व्यवस्था आहे असं समजून तिथे स्थिरावणे म्हणजे रमणे असा जो रमण्याचा विषय आहे जिथे मन तेच की लवकर उठणार नाही तिथे रमला माणूस असं म्हणतो तर मनुष्य ज्यात रमतो तो राम आणि जीवाला जो रमवितो तोही राम अशाच उत्पत्तीने रमधातूचा विचार करून राम शब्द पहावा आणि म्हणून रामस्वरूपी वस्ती करावी तिथे इंगळ्या नाहीत विंतू नाहीत ढेकून नाहीत मुंगळे नाहीत आत्ता मी ज्यांच्याकडे राहते ना त्यांच्या चौथ्या मजल्यावर सुद्धा मुंगळे आहेत हे सगळेकडे हे असंच टाकायचं आहे फक्त रामस्वरूप मुंगळे नाही झुरळ नाही विंचू साप नाही जाळे गळमट नाही कोणत्याही प्रकारची कष्टाची अशी व्यवस्था त्याच्यात केलेलीच नाही असं सुखस्वरूप स्वरूप राम आहे म्हणून बघू हिंदू नका प्रापंचिकांनी प्रपंचात आणि पारमार्थिक विचार करणाऱ्यांनी परमार्थातही फार विविधतेत जाऊ नये शरीर करता अपेक्षित इतके विषय हे निष्पक्ष बुद्धीने स्वीकारावे शरीर काही म्हणत नाही कपडा जाड आहे का बारीक आहे पाच रुपयाचा आहे का पाच हजार रुपयाचा असं शरीराला काही कळत नाही लक्षात ठेवायचं पाचही हजार रुपयाचं वस्त्र गुंडाळलं काय पाचही रुपयाचं गुंडाळलं काय शरीर काही तक्रार करणार त्याला काहीच कळत नाही म्हणून विधिवशात प्राप्तेन संतुष्टता या विषयात वावरत असताना जशी परिस्थिती आहे तशी चष्मा बदलून अनुकूल करून घ्यावी जडाला काही कळत नाही शरीराला तिने खरं गरज नाही आणि आत्म्याला तर त्याहून गरज नाही मग गरज कोणाला आहे ती गरज ह्या मनाला आहे आणि म्हणून मना सज्जना राघवी वस्ती जे उपदेश ना शरीराला ना आत्म्याला ती उपदेशाची व्यवस्था मनासाठी केली आहे याप्रमाणे बहुहिंडता सौख्य होणार नाही शिणारे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवी जे मना सज्जना राघवी वस्ती की जे हे समर्थांचं वाक्य आपण मनाशी सतत धरून ठेवावं ते का धरून ठेवावं याचा एक बारीकसा मुद्दा दोन वाक्यांमध्ये आपण पाहू ज्याला परमात्म दर्शन झालं आहे ज्याला गुरुकृपेने ज्ञान लाभ झाला आहे म्हणून ज्याच्या वाणीने अखंड सत्य बाहेर येत सत्याशिवाय नाही मैं सच कहूंगी सच के आळावा कुछ नाही कहूंगी गीतेवर हात <laughs> असा गीतेवर हात ठेवून समर्थ मी सत्य बोलतो कारण सत्याचं मला दर्शन झालेलं आहे सत्याचं दर्शन ज्याला झालेलं आहे अशा पुरुषाला व्यक्तीला आप्त म्हणतात लक्षात ठेवायची व्याख्या सत्याचं दर्शन ज्याला झालेलं आहे त्याला आप्त म्हणतात म्हणून आप्ताच्या मुखातून जे वाक्य येतं त्याला आप्त वचन किंवा आप्त वाक्य म्हणतात ते सत्य असल्या कारणाने ते सर्व काली सर्वांच्यासाठी प्रमाणभूत असतं आप्तवाक्यम प्रमाणम आता आप्त जो कोणी आहे त्याची काय लक्षणे असतात तेवढ्या लक्षणांची एक सोपी यादी आहे आपटाच्या ठिकाणी म्हणजे सत्यदर्शी जो आहे त्याच्या ठिकाणी राग आणि द्वेष नसतात काहीतरी आवडतं आणि काहीतरी आवडत नाही असा भेद त्याच्या ठिकाणी नसतो राग म्हणजे आवड आणि द्वेष म्हणजे नावड त्याच्याजवळ प्रीती अप्रिती असे दोन प्रकार नसतात राग द्वेष रहित त्याच चित्त असतं तो अन्यथा भाषी नसतो म्हणजे सत्याशिवाय वेगळं तो बोलत नाही परमात्मा शिवाय तो काहीच दुसरं बोलत नाही त्याच्या मुखाने अखंड वदे माझी वाणी विठ्ठलची असा माऊलीचा अभंग आहे मन हे धाले मन हे धाले हा अभंग आहे तो त्याच्यामध्ये अखंड व देव माझी वाणी विठ्ठलची विठ्ठला परत जे कोणी बोलत नाही म्हणजे सत्याशिवाय ज्याच्या मुखातून वाणी येत नाही म्हणजे अन्यथा भाषी तो नाही त्याला आप्त समजावं तो संपूर्ण वस्तूंच्या धर्माचा यथार्थ अभ्यास केलेला या जगात जेवढे काही नाशिवंत पदार्थ निर्माण झालेले दिसत आहेत यातल्या प्रत्येकाचा आणि निर्विषय असणारी परमात्मा वस्तू तिचा आहे धर्म ज्याला प्रत्यक्षामध्ये तो स्पष्ट कळलेला आणि म्हणून निखिल वस्तू धर्मांचा तो सम्यक साक्षात्कार झालेला असतो मी यादीचे शब्द तसेच्या तसे उतरवलेले आहेत तो सर्व विषयांच्या बद्दल तर्करहित ज्ञान असलेला संदेहच नाही निसंदेह निस्संदिग्ध अशी ज्याची ज्ञान भूमिका झालेली आहे कशाचाही संशय नाही आता सत्य ज्याला उमजलेलं असा तो आहे तो त्रिकालदर्शी आहे आपल्याला वर्तमान काळाचं सुद्धा पुरेसा आकलन नसतो भविष्याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करतो आणि भूतकाळ विस्मरणात गेलेला असतो म्हणून हो, आपण एकाही कालाचे ज्ञाते नसतो तो त्रिकालदर्शी त्रिकाल ज्ञाता असतो काळाचे भेद सामान्यांच्या दिशेबी आहे असामान्यांच्या ठिकाणी काळाचा भेदच नाही त्यांना फक्त एकच काळ मग एक तरी काळ त्यांना आहे का व्यवहारकालीन आहे पण व्यवहाराच्या बाहेर गेले की ते कालातीत असतात अशांना आपल्या हिशेबाने बोलू त्यांना तीनही काळाचं सुस्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यापुढे असतं ते त्रिकालदर्शी असतात अप्रतिहत शक्ती ते काही विसरतच नाही हनंत भगवद्गीता पंधरावा अध्याय भगवंताचा इतका लाभ त्यांनी करून घेतलेला आहे अखंड स्मृती त्यांच्याजवळ भगवंताने ठेवली आणि स्मृती कशाची आपल्या स्वरूपाची आपलीच आपल्याला स्मृती आपलं अज्ञान म्हणजे आपली विस्मृती आहे आला विषय तर त्याचा उहापोह कधी करू आपण तर त्याची स्मरणशक्ती म्हणजे मी आनंद रूप आहे मी आणि आत्मा एकच आहे जीव ब्रह्मरूप आहे याच त्याला कधीही विस्मरण होत नाही आणि अशी अप्रतिहत स्मरण शक्ती आहे तो पक्षपात शून्य असतो कोणाची कड घ्यायची त्याच्या बाजूनी बोलायचं दुसऱ्याच्या विरोधात जायचं कोणत्याही विषयाबद्दल नाही कोणत्याही व्यक्तीबद्दल नाही कोणत्याही तत्वाबद्दल नाही कशाची कळ घेणे हे त्याला माहीत नाही पक्षपात करीत नाही कारण हे पक्ष कमीत कमी दोन असावे लागतात तर पाठ करता येतो त्याच्या जी जर अद्वैताची अनुभूती आहे तर त्याला दोन पक्षच नाही म्हणून त्यांनी कोणाचा पक्ष घ्यायचा आणि म्हणून तो निष्पक्ष बुद्धीने वावरणारा पक्षपात रहित असा झालेला असतो एवढ्या धर्मांनी ज्याचं चित्त युक्त आहे त्याला आप्त म्हणतात आणि आताच माणूस नेहमी सर्वांच्या जवळ असतो आणि त्या जवळच्या माणसाचं सांगणं हे अत्यंत सत्य म्हणून सर्वांनी स्वीकारायचं असतं आता आप्त शब्द नातेवाईकांच्याही बद्दल वापरतात हे आमचे आप्त म्हणजे नातेवाईक ते जवळचे आहेत ते नातेवाईक असले म्हणजे माझ्याबद्दल तरी खरंच बोलतील असा आपला समज आहे नातेवाईक म्हणजे ते पक्षपात करणार नाहीत माझे नातेवाईक तेव्हा माझ्याबद्दल त्यांचा विरोध असणार नाही ते जे काय सत्य आहे ना ते मला अगदी प्रामाणिकपणे सांगतील त्यांचं सांगणं मी मानतो ते माझ्या जवळचे आहेत ह्या अर्थाने आप्त शब्दाचा वापर आपण नातेवाईकाबद्दल करतो असे जे नात्यातले त्यांना आप्त म्हणतात पण परमार्थाच्या दृष्टीने ते नात्यातले असं लक्षात ठेवावं त्यांना आप्त म्हणण्याचं काही कारण नाही मग सकल सत्पुरुष संत गुरु हे खरे आप्त आहेत अशा आप्तांच्या पैकी एक समर्थ आहेत आणि त्यांचा हा मनोबोध ग्रंथ आहे आणि म्हणून अत्यंत सत्य आणि आपल्या हिताच ते वचन आहे त्यांचं वचन प्रमाण मानू आणि हिंडणे आपण कमी करू असं या व्यासपीठावरून मी आपल्या सर्वांच्या वतीने म्हणू शकते आहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ